अबांच्या पोटात कालवून आलं हाताला आलेल्या झिंजेने अजून जात नव्हत्या तक्क्याला पाठ टेकून ते बसून राहिले होते पण धड त्यांना बसवे नाही झालं भिंतीचा तक्क्या नीट उडे उडवून त्यांनी मानेखाली घेतला आणि सतरंजीवर पाय पसरून ते शांत पडून राहिले सळीला टांगल्या कंदिलाचा उजेड पडला होता तरी बाहेरचा काळोख काही हटत नव्हता रात्र झाली होती आणि गडद अंधार पडला होता बाहेरचा काळा कुट्ट अंधार मधल्या चौकातनं घरात शिरला होता घर सारं त्या काळोखांना व्यापून गेलं होतं चिडी चिप झालं होतं कुणाचा शब्द कानावर येत नव्हता कुणाची पावलं ऐकू येत नव्हती सारं शांत शांत होतं कुणी सुद्धा ऐकू येत नव्हतं ओस पडलेल्या पडक्या घरासारखी कळा आली होती कुणाचा वावर नाही का कसला आवाज नाही फक्त परड्यातल्या पिंपळाची सळसळ तेवढी ऐकू येत होती ती सळसळ ऐकत आणि चौकातल्या अंधाराकडे पाहत आबा पडून राहिले होते एवढ्यात लक्ष्मीबाई त्यांच्या पायाशी येऊन उभा राहिल्या आबांनी आपली नजर वळवून त्यांच्याकडे पाहिलं तशा त्या खाली बसल्या न बोलता हलक्या हातानं पाय चुरू लागल्या आबाही काही बोलले नाहीत त्यांनी पाय झिडकारला नाही पण आपले दोन्ही पाय जवळ घेऊन बुडघिडगे वर करून ते पडून राहिले नका दाबू पाय असंच त्यांना सुचवायचं होतं कुणाच्या हाताचा स्पर्शही त्यांना नको होता लक्ष्मीबाईंचा जीव धास्तावून गेला चटकन त्या पायथ्याच्या उठून उशाला बसल्या आणि पदरघट्टला पेटून हुंदके देऊ लागल्या हुंदका कानावर आला आणि आबांना आतून ढवळून आलं ते एका कुशीवर वळले आणि डोळे मिटूनच ते बोलले ओठातल्या ओठात पुटपुटत तसं त्यांनी हळू आवाजात विचारलं जेवू घातलं मुलांना हो जेवून झोपली सुद्धा असाच थोडा वेळ गेला आणि लांबवर कुठंतरी बघत ते म्हणाले दोनच मुलं दिली आहेत देवानं काही दहा पाच नाहीत खालचा ओठ हाताखाली दाबून त्या म्हणाल्या चुकलं माझं पुन्हा असं नाही व्हायचं असंच नेहमी म्हणता आबा एवढंच बोलले आणि कुस बदलून बाजूला पाहत राहिले फार एकाकी वाटू लागलं अखेर न राहून लक्ष्मीबाईंच्या लक्ष्मीबाईच भीत भीत म्हणाल्या उठा एक घासभर खाऊन घ्या आणि आग्रहाची वाट न पाहता पंत उठून बसले तोंडाकडे पाहत म्हणाले चला पानं वाढून घ्या लक्ष्मीबाईंना खरं वाटे ना जादूची कांडी फिरावी तसा हा बदल झाला होता वेड्यासारख्या त्या पंतांच्या तोंडाकडेच पाहत राहिल्या आणि अनावर झालेला हुंदका तोंडावाटे बाहेर येऊ लागला लक्ष्मीबाईंना रडूच आलं आणि ते आवरेनाशे झाले पंतांनी त्यांच्या शब्दाचा मान केला होता उठा म्हटल्याबरोबर ते उठले होते पण समाधानानं काठोकाठ भरून गेलं होतं यापेक्षा त्यांना दुसरं काही नको होतं आनंद मावत नव्हता मन असं आतून भरून आलं होतं आणि रडू कोसळत होतं गळा हुंदक्याने दाटून गेला आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा गळू लागल्या पण गुडघ्यात मान घालून त्या बसून राहिल्या नाहीत मगापासून अवघडल्या अंगाने बसून राहिलेल्या लक्ष्मीबाई चटकन उठल्या आणि पळतच आत केल्या आबाही उठले जड पावलांनी परसदाराकडे गेले पाय धुण्याच्या दगडावर उभे राहून भडाभड दोन तीन तांबे त्यांनी पायावर ओतून घेतले कळकळून दोन चुळा भरल्या पाण्याची बोटं डोळ्याला लावून त्यांनी वर आभाळाकडे पाहिलं पिंपळाचा शेंडा पार आभाळाला जाऊन भिडला होता पोटात शिरून आत गडप झाला होता आणि पानं सारखी सळसळत होती समुद्रातल्या पाण्यासारखी त्यांची खळबळ सारखी चालू होती पिंपळाची ही सळसळ एकसारखी कानात घुमत राहिली धोत्राच्या सोग्याने ते तोंड पुसत आत येऊन पानावर बसले आणि बाहेरचं दार धडकल्याचा आवाज कानावर आला एकाएकी दार धडकलं धडक कानावर आली आणि धडकीच भरली आबा कावरे बावरे झाले पाठावरूनच ते बाहेर पाहत राहिले स्वयंपाकघराची भिंत आडवी उभी होती बसलेल्या ठिकाणापासून बाहेरचा दरवाजा काही दिसत नव्हता पण तरीही ते मान तिरकी करून तसेच पाहत राहिले एवढ्यात पुन्हा दार वाजलं आबांचं सगळं अंग शहारून गेलं तिरकी असलेली मान सरळ झाली आणि चार डोळे एकमेकांकडे पाहत राहिले आबांचा चेहरा कावरावरा झाला होता नजर भिरभिरलेली दिसत होती हातातला घास तसाच हातात राहिला होता आणि हात थरथरू लागला होता एवढ्याशा घासाचंही हाताला ओझं व्हावं तसं झालं आणि घास गळून पाण्यात पडला ते पानावरून उठायच्या बेतात दिसले आणि लक्ष्मीबाईच त्यांना म्हणाल्या तुम्ही पानावर बसलाय उठू नका मी पाहते कोण आले ते आबांना उठता आलं नाही ते बसूनच राहिले लक्ष्मीबाई बाहेर गेल्या दार उघडल्याचा आवाज बाहेरनं आत आला खळकण लोखंडी कडी वाजली ती सुद्धा ऐकू आली आणि पाठोपाठ दगडावर झालेला काठीचा आवाज आत येऊन कानावर दळला कोणीतरी काठी आपटत आत आलं होतं आबा एकाएकी उठून उभे राहिले एवढ्यात लक्ष्मीबाईच आत आल्या त्यांनी विचारलं तुम्ही का उठला आहात आबानी मानेनं आणि डोळ्यानेच विचारलं कोण आलंय खाली बसत त्या मला वळकटी घेऊन नाईक आलाय तुम्हीच त्याला वस्तीला बोलावलं होतं ना जीव भांड्यात पडल्यासारखा झाला पानावर उठलेले आबा पुन्हा खाली बसले खालमानेनं जेवण करू लागले लक्ष्मीबाई त्यांच्याकडे टक लावून बघत बसल्या मध्येच घास हातात घेऊन आबाही टक लावून बघत राहिले ओठ थरथर कापत होते पण शब्द फुटत नव्हता लक्ष्मीबाईंनीच विचारलं का असं का निष्करण मुलावर राग काढला तसंच असतं पुरुषांचं राग आला म्हणजे मारायचं आणि पुन्हा जवळ घेऊन कृवाळायचं मान हलवत खिन्न मनानं आबा बोलले जेवणच गोड लागत नाही बुकीची वेळ टळून गेली म्हणजे होतं तसं आबाने एक सुस्कारा सोडला पण ते पुटपुटले कसली बुकीची वेळ लक्ष्मीबाई म्हणाल्या मी बसू का तुमच्याबरोबर घेऊ का पान वाढून आबा फार उदास झाले होते त्यांचं या कशातच मन लागत नव्हतं चित्त ठिकाणावर नव्हतं तरीही ते हसले आणि मान हलवून म्हणाले बसा लक्ष्मीबाईने आपलंही पान वाढून घेतलं पण त्यांनाही अन्न गोड लागत नव्हतं तोंडातला घास खाली उतरत नव्हता तो आतल्या आतच फिरत राहिला होता एक खास बत्तीस वेळा चावत त्या म्हणाल्या असं करा उद्यापासून रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायला लागा हातात घास घेऊन आबा बघतच राहिल्याने त्या म्हणाल्या बसलाय काय असं घास घ्या तोंडात दुपारच्या जेवणाला चावडीतून घरी आलेल्या आबांना अजून पुरता एक तास सुद्धा झाला नव्हता ते फक्त पानावरून उठले होते अजून तोंडात सुपारीचं खांड सुद्धा टाकलं नव्हतं एवढ्या चावडीतला वेताळा महार दारात आला आणि जुहार घालून उभा राहिला काय वेताळा असं म्हणून आबा त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि येताळाही तोंड पसरून त्यांच्याकडे बघतच राहिला आबांना घाबराच पडला जमाना बदललेला होता दिवस फार कठीण आले होते काय घडेल सांगता येत नव्हतं आणि मुद्दाम चावडीतून उठून वेताळा महार घरात आला होता म्हणजे काहीतरी बातमी घेऊन आला होता हे उघडच होतं पण तो नुसताच आवासून तोंडाकडे बघत होता मग आबांनीच विचारलं का बाबा वेताळा मुक्काम काय न केलंस काय कळलं का तुम्हासने काही नाही काय लैकी दंगा उसळायची दंगा खिंडीत आणि लुटमार सुरू झाल्यानं व काय झालं बसकन मारून बसल्या येताळानं आपल्या पायाचे दोन्ही गुडघे वर केले आणि गुडघ्याभोवत्या हाताची मिठी घालून त्यांना एक गोष्ट सांगावी तशी हकीकत सांगायला सुरुवात केली आता चावडीत बातमी येऊन धडाकली तिथं बसून ऐकलं आणि इथं येऊन सांगायला आलोजी येताळ असा पागुळ लावून सांगू लागला आणि पंत खेकसून म्हणाले पागुळ लावून बोलू नको आधी काय घडलंय ते सांग तरीही येताळानं आपला घोळ थांबवला नाही चाल बदलली नाही इकडं बघत तिकडं बघत पायाला झोले देत आणि मान वर खाली करत तो आपल्या सावकाश बोलत राहिला लक्ष्मीबाई बाहेर येऊन उभ्या राहिल्या होत्या एकदा आबांच्याकडे बघत एकदा लक्ष्मीबाईंच्याकडे बघत आळीपाळीनं नजर फिरवत तो बोलू लागला आहो खरं रातची गोष्ट जी आपला शिवा कुंभार ते दोघं बापले बघा बाजाराला म्हणून हातकलंगड्याला गेलं बरं मग गेलत का अरे गेले होते पण पुढे काय झालं ते सांग की तर बघा बघा काय गाडगी मडकी घेऊन बाजाराला गेलतो होतं बापले दोघ आबा डोळे मिटून मान हलवीत राहिले घाई केली तरी उपयोग होत नव्हता येताचं कामच असं होतं जवारी वैताग बैलागत तळाके मारल्या आणि काठ्या फोडल्या तरी त्याला कधी ताव येत नसे तो सांगत राहिला आणि आबा मान हलवत राहिले मध्ये मध्ये हुंकार भरू लागले येताळा सांगू लागला बाजारात गेलत का गाडगी मडकी घेऊन इकायला गेलत जे हम्म तसंच कसं जातील बाजाराचं वज्ज घरचा एक्क्या जोडून गेलं जी आणि बघा काय बाजारात उरकला का अबाणी मांडो डोलावली लक्ष्मीबाई घालाला एका हाताचा टेका देऊन उभ्या राहिल्या आळीपाळी नजर टाकून येताळा बोलला बाजारात उरकला आणि एक्क्या जोडला बापले गाडीत बसले गावाकडे या लागलं आबाणी मान हलायची चुकली होती तसा येताळा पुन्हा म्हणाला गावाकडे या लागलं का आबाणी मान हलवली येताळनं ती नीट बघतली मग एकवार लक्ष्मीबाईंच्याकडे नजर टाकली त्याही अगदी चित्त देऊन ऐकत होत्या हे बघितलं आणि मग पुढची गोष्ट तो सांगू लागला काहीतरी बघा दिस बुडला असेल नसेल गाडी खिंडीत आली का हम्म काय ध्यानी म्हणे हो त्यांच्या गाडीत दोघंच की बापल्याक मागं बी कोण नाही पुढं बी कोण नाही आणि गाठलं की खिंडीत एकाएकी धाड पडली जी आणि आणि काय हत्यारबंद माणसं एक काय दोन दहा पाच लोकांचं टोळक जी असं म्हणून येता त्यांचं हुबे वर्णन करून सांगू लागला अहो डोंगरातलं फरारी हो एक एक दैत्यागत गडी कुणाच्या हातात बंदूक तर कुणाच्या हातात भाला कुणी काठी घेतली तर कुणी कुराड घेतली या आली का धाड अशी हे बापलेकडे पाडलं आणि त्याने येडगटलं बघा सरांनी गाडी भोवतीनं गरडा घालून उभं राहिलं राहिलं का हूं अहो हू काय वडलं की गाडीतनं खाली होतं नव्हतं ते घेतलं की काढून ते बी घेणार का पर चालत्या गाडीचा बैल सोडून नेला बघता बघता डोंगरात पळवला बघा बरं नेला ते नेला निनात का वर आणि टोलं द्यावत तुंब्या मार दिला जी अव भुईवर पुढस्तवर मारलं म्हण असं म्हणून येता गप्प झाला नुसते डोळे फिरवत बसून राहिला आणि स्वतःशी उसनावत असं एक हात पसरून आबा म्हणाले गाडीचा बैलही घेऊन गेले तर काय जी बापले दोघांनी मिळून बसत उठत आता गाडी गावात आणली ह्या आल्यात ते घरात पडून आहेत बघा बसता येत नाही का उठता येत नाही मगापासून ऐकत राहिल्या लक्ष्मीबाईचं काळी धडधड करू लागलं स्वतःशी बोलावं तसं त्या म्हणाल्या लोकांना कसली भीतीही राहिली नाही वरचे वर हे ऐकायची पाळी देवानं आणली येताळा बोलला बघा की कसली पाळी आली ही अव ह्या पंधरा तीन रोजात काहीतरी काहीतरी सारखं कानावर ऐकायला लागायचंच की हो आता हे कलचं म्हणजे चौथं का पाचवं उदाहरण हा झालं बघा हे बघा हे असं खिंडीत घडायला लागलंय आणि खुद्द गावात बी चालू झाले ना आणखी काय घडलंय बाबा असं म्हणून आबा तोंडाकडे बघत राहिले हात पसून येताळा बोलला कारण रातचीच गोष्ट की खिंडीत ते तसं झालं आणि इकडे देसाई अण्णांच्या रानातला एक का आरभार मकाच कोणी काढून नेलाय म्हण आबाने विचारलं वेताळा अरे परवा रात्री तर त्यांच्या रानात एक चोरी झाली होती ना परवाला नुसती कणस कुठली होती जी काल सगळा एक आराच्या आराच निजीवलाय म्हण सहज बोलावं तशा लक्ष्मीबाई म्हणाल्या काय चोर तरी सोकावले म्हणायचे बसल्या बसल्या आपल्या दोन्ही पायांना झोळे देत येता म्हणा चोर कुठलं जी चोर काय रोज एकाच रानात जाऊन चोरी करतोय तर मग ही चोरी नव जी हे निराळा आहे आता गंमत बघा खुदकन असून तो गंमत बघा मला आणि आबाणी दचकून विचार कसली गंमत अहो पंथ एकदा सोडून दोनदा झालं आता देसाई गप्प बसायचा नाही जी भाबडेपणा लक्ष्मीबाईने विचारलं म्हणजे तो आणखी काय करील येता म्हणाला काय करील हे आपण तर काय सांगावं पर काय तर करणार हे उघड आहे अहो त्याला बी दोन तरणी पोरं आहेत हाताखाली दोन गडी आहेत देसाई यांना तरी काय गप्प बसल आबाई म्हणाली होय त्यानं तरी का गप्प बसावं तो गप्प बसायचा नाही की याचं नुकसान झा केल्यावर हे बी दुसऱ्यांचं नुकसान करणारच की आता हे असंच पेटत जाणार जी रोज एक तक्रार येणार बघाच आवडीत लक्ष्मीबाई पुटपुटल्या का झाला म्हणायचा अंगाला झुले देत येताळा म्हणाला अहो असा का तसा लई दिस बदललं बघा काय मज्जा राहिली नाही होय बाबा पाटील होते तेव्हा असं काही नव्हतं दिवसच बदलले तवाची गोष्टच निराळी होती जी वाघामोर शेळीचं काय चालत नव्हतं पर तवा नुसत्या लेंड्या टाकणारे आता वाघ झाल्यात की काय करायचं असं म्हणून तो नुसता तोंडाकडे बघत बसला आणि आठवण करून देत आबांनीच लक्ष्मीबाईंना विचारलं तुम्ही अजून जेवणार आहात ना तर मग कधी जेवले अजून पानावर बसणार इतक्यात व्यथा आलेला दिसला ते म्हणाला बरं मग जावा तर जेवा जावा मी बी उठतो अजून घराकडे कुठं गेलोय असं म्हणत येताळा उठला आला तसा काठी टेकत निघून गेला भर दुपारी कातर वेळ झाल्यासारखी वाटू लागली येताळा गेला तरी लक्ष्मीबाई उभ्याच होत्या आबा म्हणाले आता आणखी उभ्या का मग काय करू जेवण करत नाही कसलं जेवण तरी सुचतं मग काय उपाशी राहणार न बोलता लक्ष्मीबाई आत गेल्या त्या आत गेल्या आणि नेहमीच्या सवयीनंच जवळ येऊन आबा चक्क्याला रेलून बसले मघापर्यंत सुपारी खाण्याची त्यांना आठवणच नव्हती त्यांनी डबा उघडला आणि अडकित्ता हातात घेऊन ते सुपारी शोधू लागले डब्यात सुपारी दिसत नव्हती थोडा वेळ अडकित्ता घेऊन ते नुसतेच बसून राहिले डोळ्यापुढे आळत्याची खिंड दिसू लागली पक्क्या खडीचा रस्ता डोंगराभोवती वळसे घालत राहिला डोंगरातल्या किर्र झाडेतनं माणूस दिसत नव्हतं झाडे किर्र करू लागली एका अंगाच्या घळी खोल दरी खालसारख्या दिसू लागल्या कोळ्यानं जाळं विनावं तशा त्या दिसत होत्या थेट बाहुबलीच्या डोंगरापर्यंत जाऊन भिडल्या होत्या पोटात अनेक भुयारे लपून घेऊन बाहुबलीचा डोंगर मांडी घालून बसावा तसा बसला होता त्याला ना कसली काळजी ना कसली चिंता आणि डोंगरावरचा जुना पुरा वृक्ष सगळीकडे बारीक नजर देऊन बघत राहिला होता टेहळणी करीत होता हाताचं एक बोट अडकीत त्यात चिमटलं आणि आबांना सुपारीची आठवण झाली पण सुपारी लागावी तसे ते नुसते बसून राहिले होते भोंड आल्यासारखे त्याने एक सुस्कारा सोडला आणि कपावरचा घाम ते उठून उभे राहिले हळूहळू पावलं टाकी ते स्वयंपाक स्वयंपाकघराकडे गेले दाराशीच उभं राहून ते आज पाहू लागले त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून लक्ष्मीबाई दचकल्या नुसत्याच बसून राहिल्या होत्या त्या पुढं झुकल्या आणि हात लांब करून त्यांनी उष्ट पान जवळ ओढून घेतलं आणि वर पाहत विचारलं हवं होतं का काही अजून तशाच बसून राहिलात प्रश्नाचं उत्तर न देता त्याने पुन्हा विचारलं काय हवं आहे डब्यात सुपारी नाही कुटीच्या खोलीत माधव आहे अभ्यास करत बसला आहे त्याला सांगा आणायला आणि केशव लक्ष्मीबाई काही बोलल्या नाही त्यांना सुपारी लागल्यासारखी झाली फुलपात्रात थोडं पाणी ओतून घेऊन त्यांनी पाण्याचे एक दोन घोघोड घेतले आणि मान किंचित वर करून कानोसा घेतला आबा नजर खिळून त्यांच्याकडेच पाहत राहिले होते आपली नजर तशीच ठेवून ते म्हणाले त्याच्यावर लक्ष नाही तुमचं कुठं गोट्या खेळायला जातो की आणखी काही करतो कळत नाही किती सांगितलं तरी तो ऐकतच नाही काय करू मी काय करणार असं म्हणून आबानी एक उसासा सोडला आणि आपल्या पावलांचा आवाज न करता ते का कोठीच्या खोलीकडे वळले गुपचूप दाराजवळ जाऊन कानोसा घेते उभे राहिले दाराला कान लावून आभे आबा उभे होते हळूहळू माधवचं वाचन चालू होतं तोंडातल्या तोंडात डास गुणगुणल्यासारखा तो काहीतरी वाचीत बसला होता आबा थोडा वेळ तिथेच उभे राहिले मुलाच्या वाचनात त्याचं मन रमून गेलं होतं खरं म्हणजे वाचन नीट नव्हतं उच्चार स्पष्ट होत नव्हते कुठं थांबावं कोणत्या शब्दावर किती जोर द्यावा याचं काही ज्ञान दिसत नव्हतं नुसतं वाचन चालू होतं आणि तरी बी आबांचं मन त्यात रमत होतं वाचन ऐकून त्यांचे कान तृप्त होत होते अशा तृप्त मनानंच ते तिथून वळले सुपारी खायची विसरून गेले आबा आपल्याच तंद्रीत तक्क्याला पाठ लावून बसून राहिले लक्ष्मीबाईंचं जेवण आटोपलं आणि सकाळी सगळी आवराआवरव करून त्या बाहेर आल्या आपल्या तंद्रीत असल्या पंतांना म्हणाल्या आणवली ना सुपारी आबानं नुसती मान हलवली तशा लक्ष्मीबाई त्यांच्याकडे पाहत नजर लावून बघू लागल्या त्यांना असं एक टक्क नजरेनं बघत राहिलं पाहून आबाने हसून विचारलं काय बघताय लक्ष्मीबाई बोलल्या एकदा आरशात तरी बघावं कशाला चटकन त्या खाली बसत विनवणीच्या सुरात म्हणाल्या कशाला म्हणून काय विचारता बंद करा आता हीच आवडी कुणाच्या तरी गळ्यात हे काम टाकून मोकळवा असं कसं करता येईल वाडवडिलांपासून चालत आलेलं सरकारी वतन आहे पण खालेलं अन्न सुद्धा तुमच्या अंगी लागेना ना हबाने विचारलं तुमचा विचार काय आहे कुणाला तरी बदली नेमून द्यावं तर मग काय करायचं हे घोंगडं आपल्या गळ्यात